ओम तत्सत श्री गणेशाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद भागवत महापुराण प्रथम स्कंद पहिला अध्याय शौनक आदी ऋषींचा सुताना प्रश्न ज्या अर्थी या सृष्टीमध्ये असलेल्या आकाशादी सर्व पदार्थात परमात्म्याचे अस्तित्व आहे आणि नसलेल्या वंध्यापुत्रासारख्या पदार्थात त्याचे अस्तित्व नाही त्या अर्थी या सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय त्याच्यापासूनच होतात तो सर्वज्ञ असून स्वयंप्रकाश आहे ज्या वेदांच्या बाबतीत मोठमोठे विद्वान मोहित होतात ते वेद आदिकवी ब्रह्मदेवाच्या अंतकरणात ज्याने केवळ संकल्पाने प्रकाशित केली ज्याप्रमाणे मृगजळात तेजावर पाण्याचा भास पाण्यावर मातीचा म्हणजे काचेचा भास किंवा मातीवर म्हणजे काचेवर पाण्याचा भास अधिष्ठान सत्तेमुळे सत्य वाटतो त्याप्रमाणेच ज्याच्या सत्तेमुळे माया निर्मित त्रिगुणात्मक किंवा जागृती स्वप्न सुशुप्ती रूप किंवा भूत इंद्रिय देवता स्वरूप सृष्टी मिथ्या असून सुद्धा सत्य भासते आणि जो स्वतःच्या तेजामुळे मायेपासून पूर्णपणे नेहमी मुक्त असतो अशा परमसत्य परमात्म्याचे आम्ही ध्यान करतो महामुनी व्यास निर्मित श्रीमद भागवत महापुराणात मोक्षापर्यंत कोणतीही कामना नसलेल्या परमधर्मांचे निरूपण केले आहे यात शुद्ध अंतकरण असणाऱ्या सत्पुरुषांनी जाणण्याजोग्या मूळ परमात्म्याचे निरूपण केले आहे ते अधिभौतिक अधिदैविक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही तापांना मुळापासून नाहीसे करणारे असून परम कल्याण करणारे आहे यावेळी पुण्यवान पुरुष या शास्त्राच्या श्रवणाची इच्छा करतात त्यावेळी भगवंत विनाविलंब त्यांच्या हृदयात स्थिर होतात तर मग याखेरीज दुसरे साधन किंवा शास्त्र यांची काय गरज आहे भक्तिरस जाणणारे भक्तजन होऊ हे श्रीमद भागवत वेदरूपी कल्पवृक्षाचे पिकलेले फळ आहे श्री शुकदेवरूप पोपटाच्या मुखाचा संबंध आल्याने अमृतरसाने परिपूर्ण आहे हा मूर्तिमान रस आहे जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत किंवा मनाचा लय होईपर्यंत या दिव्य भागवत रसाचे पृथ्वीवर वारंवार पान करीत राहा कथेचा प्रारंभ भगवान विष्णू आणि देवता यांचे परम पुण्यमयी ठिकाण असलेल्या नैमिषारण्यात एकदा शौनकादी ऋषींनी भगवत प्राप्तीच्या इच्छेने एक हजार वर्षापर्यंत चालणाऱ्या एका मोठ्या यज्ञाचे अनुष्ठान केले एक दिवस या ऋषींनी प्रातकाली अग्निहोमाधिक नित्यकर्मी आटोपून सुतांचे पूजन केले आणि त्यांना एका उच्चासनावर बसून मोठ्या आदराने प्रश्न केला ऋषी म्हणाले सुत महोदय आपण निष्पाप आहात आपण सर्व इतिहास पुराणे आणि धर्मशास्त्रांचे यथाशास्त्र अध्ययन केले आहे तसेच त्यांचे चांगल्या तऱ्हेने निरूपणही केले आहे वेद जाणणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असे भगवान बाद्रायन व्यास आणि भगवंताच्या सगुण निर्गुण स्वरूपाला जाणणाऱ्या अन्य मुनिवारांनी सुद्धा ज्या विषयांचे ज्ञान ग्रहण केले आहे ते सर्व ज्ञान त्यांच्या कृपेने आपल्याला मिळाले आहे कारण गुरुजन आपल्या प्रिय शिष्याला गुप्त ज्ञानही देतात आपण कृपा करून हे सांगा की त्यातून कलियुगात जन्मलेल्या लोकांचे परम कल्याण होईल असे कोणते सोपे साधन आपण निश्चित केले आहे या कलियुगात लोकांचे आयुष्य बहुतेक कमी झाले आहे ते आळशी झाले आहेत त्यांची समजूत यथा तथाच आहे ते अभाग्य आहेत शिवाय ते अनेक प्रकारच्या विघ्नांनी घेरलेले आहेत अनेक कर्मांचे वर्णन असलेली जाणण्यासारखी विभागवार शास्त्रे पुष्कळ आहेत म्हणून हे साधव आपण आपल्या बुद्धीने त्यांचे सार काढून आम्हा श्रद्धाळू लोकांना ते सांगा त्यामुळे आमचे अंतकरण निश्चिंत होईल सुत महोदय आपले कल्याण असो यदुवंशीयांचे रक्षक भगवान श्रीकृष्ण यांनी वसुदेव देवकीपासून कशासाठी जन्म घेतला ते आपण जाणताच आम्ही ते ऐकू इच्छितो आपण कृपा करून त्याचे वर्णन करा कारण भगवंताचा अवतार जीवांच्या पालनासाठी आणि समृद्धीसाठी होत असतो हा जीव जन्ममृत्यूच्या घोर सापळ्यात अडकला आहे या स्थितीतही जर त्याने कधी भगवंताच्या नामाचा उच्चार केला तर तो त्याच क्षणी मुक्त होतो कारण स्वतः भय भगवंतांना भीती भगवंतांना शरण गेल्यामुळे परमशांत झालेले मुनिजन केवळ स्पर्शाने सुद्धा जीवांना ताबडतोब पवित्र करतात गंगाजल पुष्कळ दिवस सेवन केल्यानंतरच मग कुठे पवित्र करते असे पुण्यात्मीय भक्त ज्यांच्या लिलांचे गुणगान करतात त्या भगवंतांचे कलियुगाचे दोष हरण करणारे पवित्र यश ज्याला आत्मशुद्धीची इच्छा आहे असा कोणता मनुष्य श्रवण करणार नाही ते आपल्या लीलांनीच अवतार धारण करतात नारदाजी महात्म्या पुरुषांनी त्यांच्या औदार्यपूर्ण कर्माचे वर्णन केले आहे आम्हा श्रद्धाळूसाठी आपण त्यांचे वर्णन करावे अहो बुद्धिमान सुत सर्व समर्थ प्रभू आपल्या योगमायेने स्वच्छंद रीतीने लीला करतात आपण त्या श्रीहरीच्या मंगलमय अवतार कथांचे वर्णन करा रसज्ञ श्रोत्यांना पावला पावला गणित भगवंताच्या लिलामधून नवनीत रसांचा अनुभव येत असल्याने त्या ऐकून आमची कधीच तृप्ती होत नाही भगवान श्रीकृष्णाने गुप्त राहून मनुष्य रूपाने बलरामासहित असे काही पराक्रम केले आहेत की जे सामान्य मनुष्य करू शकणार नाही कलियुग आले आहे असे जाणून या वैष्णव क्षेत्रात आम्ही दीर्घ काळ चालणाऱ्या सत्राचा संकल्प करून बसला आहोत त्यामुळे श्रीहरींची कथा ऐकण्यासाठी आम्हाला पुष्कळ वेळ आहे हे कलियुग अंतकरणातील पवित्रता आणि शक्तीचा नाश करणारे आहे यातून पार होणे कठीण आहे ज्याप्रमाणे समुद्र पार करण्याला नावाडी मिळावा त्याप्रमाणे कलियुगातून पार करण्याची इच्छा करणाऱ्या आम्हाला ब्रह्मदेवाने आपली भेट घडवून दिली आहे धर्मरक्षक योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आता शोध आम्हाला गेल्यानंतर धर्म कोणास शरण गेला हे आपण सांगावे या ठिकाणी पहिल्या स्कंदातील पहिला अध्याय समाप्त झाला जीवन योग जीवन योग हे संपूर्ण जीवन आनंदाने जगण्याचे अर्थपूर्ण जगण्याचे जीवन यशस्वी करणारे कल्याण साधणारे खऱ्या अर्थाने जीवन जगावयास शिकवणारे आहे जीवन योग हे जीवनाचे शास्त्र आहे जीवन जगण्याची कला आहे विवेकाच्या भक्कम अधिष्ठानावर आनंदानं जगण्याचे व्यावहारिक तत्वज्ञान आहे जीवन योग हा ज्ञानानं दिग्दर्शित केलेला आणि प्रेमातून प्रस्फुरित झालेला चांगलं जीवन प्रदान करणारा विचार आहे या विचारांच्या आचरणातून जीवनाचाच योग होतो जीवन दिव्य होतं त्याला पावित्र्याचा आणि चैतन्याचा परिस स्पर्श लाभतो कुठलंही आवडंबर न माजवता कुणालाही कुठेही कोणत्याही परिस्थितीत हा जीवन योग जगणे शक्य आहे जीवन योगाच्या आचरणातून आपापलं जीवन कृतार्थ करणे शक्य आहे जीवन योग वैभवाचे श्रीमंतीचे समृद्धीचे संपन्नतेचे यशाचे आत्मविश्वासाचे जीवन सांगून आपलं जीवन बदलून त्याला उंच स्थानी नेण्याचे विचार मांडतो डॉक्टर अधिक देशमुख यांनी आपल्या खास शैलीत सर्वांना समजतील असे जीवन योगाचे विचार मांडले आहेत हे विचार वैश्विक आहेत पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेलं तरी ते खरे आहे हे विचार जो अंमलात आणील आणि त्याप्रमाणे आचरण ठेवील तर त्याला त्याची सत्यता निश्चितपणानं अनुभवाला येईल संपूर्ण जीवन बदलून त्यात नाविन्यता सृजनशीलता आणून आयुष्य खुलवा सुखाचं आणि आनंदाचं जीवन भरभरून जगून ते फुलवा सदा हरी टवटवीत प्रसन्न व्यक्तिमत्वाची निर्मिती करणारी निरामय आणि निकोप शरीर मनाचे सुदृढ आरोग्य दुःख भीती नैराश्य ताणतणाव हिंसा क्रोध चिंता इत्यादींपासून मुक्ती सांगणारी आपली परिस्थिती का बदलत नाही श्रीमंतीचं रहस्य काय आपले विचार आणि दृष्टिकोन काय करू शकतात यशाकडे झेप घेऊन यशाच्या शिखरावर कसे पोहोचावे भावनेचे आणि वेळेचे व्यवस्थापन कसे करावे आत्मविश्वास कसा मिळवावा जीवनशैली कशी हवी जीवनाची उंची कशी वाढवावी या प्रश्नांचा उहापोह करणारी जीवनाचाच जीवन योग बनवणारी जीवनात अखंड आनंदाचा धरा निर्माण करून शांत यशस्वी आणि आनंदी जीवन प्रदान करायला लावणारी सुखी संसाराची सप्तपदी सांगणारी उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी उपयुक्त एक अभूतपूर्व जीवन संजीवनी देणारी डॉक्टर अधिक देशमुख यांच्या प्रदीर्घ अनुभवातून आणि अखंड अभ्यासातून साकारलेले आनंदाचे आणि श्रीमंत होण्याचे विचार जीवन योगाच्या माध्यमातून सांगण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे